ओम नमो भगवते वासुदेवाय ओम श्री परमात्मने महा अध्याय एकोणचाळीसावा श्रीकृष्ण बलरामाचे मथुरागमन शुक म्हणाला रामकृष्णांनी अक्रूराचे चांगल्या तऱ्हेने आदरातिथ्य केले तो आरामात पलंगावर बसला येताना वाटेत ज्या ज्या इच्छा त्याने मनात बाळगल्या होत्या त्या सर्व पूर्ण झाल्या राजा लक्ष्मीचे आश्रयस्थान असलेले भगवान प्रसन्न झाल्यावर मिळणार नाही असे या जगामध्ये आहे काय तरी सुद्धा भगवत परायण भक्तजन कोणत्याही वस्तूची इच्छा करीत नाहीत संध्याकाळचे भोजन झाल्यानंतर देवकीनंदन भगवान श्रीकृष्णाने अक्रूराला कंसाचे नाटलगाशी वागणे कशी असते हे विचारून त्याच्या पुढील कार्यक्रमाविषयी विचारले श्रीकृष्ण म्हणाले काका आपले मन पवित्र आहे आपण आलात आपले स्वागत असो मी आपले कल्याण इच्छितो मथुरेतील आमच्या आप्तस्वकीयांचे कुशल आणि आरोग्य बरे आहे ना अहो आमचा फक्त नावाचा मामा कंस म्हणजे आमच्या कुलाची व्याधीच आहे ती वाढत असेपर्यंत आम्ही आमचे आपतेष्ट आणि त्यांची मुले बाळी यांच्या खुशालीविषयी काय विचारावे काका ही किती खेदाची गोष्ट आहे माझ्यामुळेच माझ्या निरपराध आणि सदाचरणी मातापित्यांना अनेक हाल अपेक्षा सहन कराव्या लागल्या माझ्यामुळेच त्यांना तुरुंगात टाकले गेले आणि माझ्यामुळेच त्यांची मुले मारली गेली पुष्कळ दिवसापासून माझी अशी इच्छा होती की आपल्यापैकी कोणाची तरी भेट व्हावी सुदैवाने आज ती इच्छा पूर्ण झाली काका आता आपण मला हे सांगा की आपण येथे येण्याचे कारण काय श्री शुक म्हणाला भगवान श्रीकृष्णाने जेव्हा अक्रूराला असा प्रश्न केला तेव्हा कंसाची यादवाशी वैर आणि वसुदेवांना मारण्याचा त्याचा उद्योग सुद्धा त्याने त्यांना सांगितला अक्रूराने कंसाचा संदेश ज्या उद्देशाने त्याने आपल्याला दूत म्हणून पाठवले होते तो त्याचा उद्देश आणि नारदाने वसुदेवापासून श्रीकृष्णाचा जन्म घेण्याचा वृत्तांत जो कंसाला सांगितला होता तो असा सर्व वृत्तांत सांगितला शत्रुपक्षाचा निपात करणारे श्रीकृष्ण आणि बलराम अक्रोराचे हे म्हणणे ऐकून हसू लागले आणि त्यानंतर त्यांनी नंदबाबांना कंस राजाची आज्ञा सांगितली तेव्हा नंदाने ही सर्व गोपांना आज्ञा केली की सगळे दूध एकत्र करा नजराने घ्या आणि छकडे जोडा उद्याच आपण मथुरेला जाणार आहोत आणि तिथे जाऊन राजा कंसाला दूध दही वगैरे देऊ तिथे एक मोठा उत्सव होत आहे तो पाहण्यासाठी देशातील पुष्कळ लोक एकत्र येणार आहेत आम्ही सुद्धा तो पाहू कोतवालामार्फत नंदानी आपल्या गोकुळात अशी दौंडी पिटवली आपल्या रामकृष्णांना मथुरेला घेऊन जाण्यासाठी अक्रूर या व्रजामध्ये आला आहे हे ऐकून गोपी अतिशय व्याकुळ झाल्या भगवान श्रीकृष्ण मथुरेला जाणार ही बातमी ऐकूनच काही गोपी शोकाकुल झाल्या त्यांच्या उष्ण श्वासामुळे त्यांची मुखकमले मलान झाली काहींची अशी दशा झाली की त्यांची वस्त्रे धळली हातातील काकणे गळून पडली आणि वेण्या सैल झाल्या तरी याचाही त्यांना पत्ता लागला नाही भगवंताच्या चिंतनाने काहींच्या चित्तप्रतींचा लय झाला जणू त्या समाधीस्थ झाल्या आणि त्यांना स्वतःचेही भान राहिले नाही काही गोपी श्रीकृष्णांचे प्रेम स्मित हास्य आणि हृदयस्पर्शी वैशिष्ट्यपूर्ण शब्दरचना असलेले बोलणे हे सर्व आठवून ध्येयभान विसरल्या भगवंताचे आकर्षक चालणे हावभाव प्रेमपूर्ण स्मित हास्ययुक्त पाहणे सर्व शोक मिटवणारी थट्टा आणि अलौकिक लीला हे सर्व आठवून त्यांच्या विरहाच्या भीतीने त्या व्याकुळ झाल्या त्यांचे जीवनच श्रीकृष्णमयी झालेले असल्यामुळे त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले साऱ्या जणी एकत्र येऊन गटागटाने आपापसात म्हणू लागल्या गोपी म्हणाल्या हे विधात्या हे विश्व घडवतोस खरे परंतु तुझ्या हृदयात दयेचा लवलेश नाही प्रथम तू मैत्रीने आणि प्रेमाने जीवांना एकमेकाशी जोडतोस परंतु त्यांच्या इच्छा पूर्ण होण्याआधीच तू विनाकारणच त्यांची एकमेकापासून ताटातूट करतोस तुझा हा खेळ लहान पोरासारखाच नव्हे का हे विधात्या आधी आम्हाला मुकुंदाचे मुखकमल दाखवलेस किती सुंदर आहे ते काळे कुरळे केस ज्याच्यावर भुरभुरत आहेत सुंदर गाल आणि उभार यांनी शोभणारे आणि स्मित हास्याच्या लकेरीने सगळा शोक दूर करणारे असे ते मुखकमळ आता मात्र आमच्या दृष्टीआड करीत आहेस केवढा हा तुझा दुष्टपणा तूच क्रूर आहेस मात्र अक्रूर नाव घेऊन इथे आलास आणि तूच आम्हाला दिलेले हे डोळे मूर्खासारखे आमच्यापासून काढून घेत आहेस यांच्याद्वारेच आम्ही श्रीकृष्णांच्या एकेका अंगामध्ये तुमच्या सृष्टीचे संपूर्ण सौंदर्य निरखून पाहत होतो काय आमचे दुर्दैव हे नंदनंदन एका क्षणात प्रेम सोडून देऊन ज्या आम्ही आपले घरदार सगळे सोयरे पती पुत्र इत्यादी सर्वांना सोडून यांच्या दाशी झालो आणि ज्या यांच्यासाठीच आज शोकाकुल होत आहोत त्या आमच्याकडे आज पाहत सुद्धा नाहीत कारण यांना नव्हे ते हवे असते आजच्या रात्रीनंतर येणारा उद्याचा प्रातकाल मथुरेतील स्त्रियांसाठी निश्चितच अतिशय आनंददायक असेल त्यांची पुष्कळ दिवसांची इच्छा उद्या पूर्ण होणार कारण जेव्हा व्रजराज श्यामसुंदर मथुरेत प्रवेश करतील तेव्हा त्यांना त्यांच्या कटाक्षातून प्रकट होणाऱ्या स्मितरूप मधुरसाने युक्त श्रीमुख मनसोक्त पाहता येईल आमचे नंदकुमार धैर्यवान असून जरी वडील माणसाच्या आज्ञेत वागणारी असली तरी मथुरेतील युवती आपल्या मधाप्रमाणे मधाळ वचनाने त्यांचे चित्त आपल्याकडे वेधून घेतील आणि हेही त्यांचे लज्जायुक्त स्मित हास्य आणि विलास पाहून तिथेच रमतील मग ते आम्हा गावंडळ गवळणीकडे परतून कशाला येतील बरे आज रमारमन गुणसागर देवकीनंदनाच्या दर्शनाने मथुरेतील दाशार्य भोज अंधकानी वृष्णीवंशी यादवांचे डोळे निश्चितच धन्य होतील त्याचबरोबर जे लोक येथून मथुरेला जातात वाटेत त्यांना पाहतील ते सुद्धा तृप्त होतील पहा सख्यानो इकडे आम्ही गोपी इतक्या दुःखित होत आहोत आणि हा आक्रूर आमच्या परम प्रियतम श्यामसुंदरांना आमच्या डोळ्याआड लांब घेऊन निघाला आहे शिवाय दोन गोष्टी सांगून आम्हाला धीरही देत नाही अशा या अत्यंत क्रूर पुरुषाचे नाव अक्रूर असायलाच नको होते सख्यानो जराही दयामाया नसलेले हे श्रीकृष्णही रथात बसले सुद्धा वेडे गोपगणही छकड्यातून त्यांच्याबरोबर जाण्याची किती घाई करीत आहेत आणि आमच्यातील जाणती वृद्ध मंडळीही तिकडे कानाडोळा करीत आहेत आज दैवत आमच्यावर उलटले आहे हेच खरे चला आपणच जाऊन माधवांना अडवू आपल्या घरातील वृद्ध किंवा नातलग आपले काय करणार आहेत अर्ध्या क्षणासाठी सुद्धा सोडण्यास कठीण अशी मुकुंदाची सोबत आमच्या दुर्भाग्याने आज आमच्यापासून हिरावून घेऊन आम्हाला व्याकुळ करून सोडले आहे सख्यानो ज्यांचे प्रेमपूर्ण मनोहर स्मितहास्य गूढ अशा गोड गोड गोष्टी प्रेमाने लिलेने पाहणे आणि दिलेली आलिंगने यामुळे आपल्या त्या रास क्रीडेच्या रात्री एका क्षणात संपल्या असे आपल्याला वाटले आता त्यांच्याशिवाय ही अपार विरह व्यथा आम्ही कशी नाहीशी करावी बरी दररोज सायंकाळी गोपाळांनी वेढलेले ते बलरामासह गायी चारून वनातून परत येत त्यावेळी त्यांचे काळे भोर कुरळे केस आणि गळ्यातील पुष्पहार गायींच्या खुरामुळे उडालेल्या धुळीने माखलेले असत बासरी वाजवीत आणि स्मित हास्ययुक्त कटाक्ष टाकीत ते आमची हृदये विद्ध करीत त्यांच्या आम्ही कशा जिवंत राहू बरे शुक म्हणाला असे बोलणाऱ्या अत्यंत विरह व्याकुळ गोपी लाज लज्जा सोडून हे गोविंदा हे दामोदरा हे माधवा असे म्हणत गळा काढून रडू लागल्या अशा प्रकारे रडण्यातच गोपींची सारी रात्र गेली सूर्योदय झाला संध्या वंदन वगैरे नित्यकर्मी आटोपून अक्रूर रथावर स्वार होऊन रथ हाकू लागला नंद वगैरे गोपसुद्धा दूध दही इत्यादींनी भरलेली मडकी आणि पुष्कळ भेटवस्तू घेऊन छकड्यात बसून त्यांच्या पाठोपाठ चालू लागली याचवेळी प्रेमरंगात रंगलेल्या गोपी प्राणप्रिय श्रीकृष्णाजवळ गेल्या तेव्हा त्यांनी वळून आपल्याकडे पाहिल्यामुळे त्या काहीशा आनंदित झाल्या नंतर त्यांच्याकडून काही निरोप मिळेल या आशेने तिथेच उभ्या राहिल्या आपण निघाल्यामुळे गोपी शोक संतप्त झालेल्या पाहून त्यांनी दूतामार्फत मी येईन असा प्रेमाचा संदेश पाठवून त्यांना धीर दिला जोपर्यंत रथाचा ध्वज आणि चाकामुळे उडणारी धूळ गोपींना दिसत होती तोपर्यंत त्या चित्रासारख्या तटस्थ उभ्या राहिल्या मात्र त्यांची मने नंदलाला मागोमाग चालली होती श्रीकृष्णाच्या परत फिरण्याची आशा मावळली तेव्हा त्या घरी परतल्या आता आपल्या प्रियतमाच्या लिलांचे गायन करीत त्या दिवस कंठू लागल्या आणि अशा प्रकारे आपला शोक हलका करू लागल्या हे राजा इकडे भगवान श्रीकृष्ण सुद्धा बलराम आणि अक्रूर यांच्यासह वायू समान वेग असणाऱ्या रथात बसून पापनाशिनी यमुना नदीच्या तीरावर जाऊन पोहोचले तिथे ते हात तोंड धुवून पाचूसारखे निळे आणि अमृतासारखे गोड यमुना नदीचे पाणी प्याले नंतर बलरामासह भगवान वनराईत जाऊन रथात बसले दोघा भावांना रथात बसून अक्रूर त्यांचा निरोप घेऊन यमुनेच्या डोहावर येऊन विधीपूर्वक स्नान करू लागला त्या पाण्यात बुडी मारून तो वेदमंत्र जप करू लागला त्याचवेळी पाण्यात तेच श्रीकृष्ण आणि बलराम एकत्र बसलेले त्याला दिसले रथात बसलेले वसुदेवाचे पुत्र इथे पाण्यात कसे काय आणि इथे आहेत तर कदाचित रथात नसतील असा विचार करून त्याने पाण्यातून डोके वर काढून पाहिले वसुदेवाचे पुत्र तिथेही ते पहिल्याप्रमाणेच बसले होते त्यांना पाण्यात पाहिले तो आपला भ्रम असावा असे वाटून त्याने पुन्हा बुडी मारली परंतु पुन्हा त्यांना असे दिसले की तिथे साक्षात श्रीशेष विराजमान आहेत आणि शुद्ध चारण गंधर्व तसेच आसूर मस्तक लावून त्यांची स्तुती करीत आहेत त्यांना हजार मस्तके असून त्यांच्या प्रत्येक फण्यावर मुकुट शोभून दिसत आहे कमळाच्या गाभ्याप्रमाणे असलेल्या उज्ज्वल शरीरावर त्यांनी निलांबर परिधान केले आहे त्यामुळे हजारो शिखरांनी युक्त अशा कैलासासारखे ते दिसत होते त्यांच्याच अंगावर घनश्याम पहुडले आहेत त्यांनी रेशमी पितांबर परिधान केला आहे ते अत्यंत शांत व चतुर्भज असून त्यांचे तांबड्या कमळाच्या पाकळीसारखे लालसर डोळे आहेत त्यांचे मुख मनोहर आणि प्रसन्न असून त्यांचे पाहणे मधुर हास्याने शोभणारे आहे भुवया सुंदर असून नाक अपरे आहे त्यांचे कान गाल आणि लालसर ओठ शोभिवंत दिसत आहेत त्यांचे हात गुडघ्यापर्यंत लांब आणि पुष्ट आहेत खांदे उंच असून वक्षस्थळावर लक्ष्मी देवी आहे गळा शंखाप्रमाणे असून नाभी खोल आहे तीन वयाने शोभणारे उदर पिंपळ पानाप्रमाणे शोभत आहे स्थूल कंबर आणि नितंब हत्तीच्या सोंडेप्रमाणे जांघा सुंदर गुडघे आणि पिंडरे आहेत गोटे उंच असून लाल लाल नखातून किरणे बाहेर पडत आहेत चरण कमळ दहा बोटांच्या पाकड्याने शोभून दिसत आहे अत्यंत बहुमूल्य रत्न जडित असा मुकुट कडी बाजूबंद करदोटा यज्ञोपवित हार नुपुरे आणि कुंडले यांनी ते अलंकृत आहेत एका हातात कमळ शोभत आहे आणि इतर तीन हातांमध्ये शंखचक्र गदा आहे वक्षस्थळावर श्रीवत्साचे चिन्ह गळ्यात कौस्तुभमणी आणि वनमाला शोभत आहे नंद सुनंद इत्यादी पार्षद आपले स्वामी सनकाधिक ऋषी परब्रह्म वसुदेव महादेव इत्यादी देव सर्वेश्वर मरीच इत्यादी नऊ ब्राह्मण प्रजापती आणि प्रल्हाद नारद वसु इत्यादी भगवंताचे श्रेष्ठ भक्त त्यांना भगवान समजून त्या त्या भावानुसार निर्दोष वेदवाणीने त्यांची स्तुती करीत आहेत त्याचबरोबर लक्ष्मी पुष्टी सरस्वती कांती कीर्ती तुष्टी म्हणजेच ऐश्वर बल ज्ञान श्री यश आणि वैराग्य या षडैश्वर्य रूप शक्ती हिला म्हणजे पृथ्वी शक्ती ऊर्जा म्हणजे शक्ती विद्या अविद्या म्हणजे जीवाना मोक्ष आणि बंधन यांना रूप असणारी बहिरंग शक्ती लादिनी संवित या अंतरंग शक्ती आणि माया या शक्ती मूर्तिमंत होऊन त्यांची सेवा करीत आहेत हे सर्व पाहून अक्रूराला परमानंद झाला मनात परमभक्तीचा उदय झाला सारे शरीर पुलकित झाले प्रेमभावाचा उद्रेक झाल्यामुळे त्यांचे डोळे अश्रूंनी भरून आली आता अक्रूराने धीर धरून भगवंताच्या चरणांवर डोके टेकून नमस्कार केला आणि हात जोडून हळूहळू सद्गदित वाणीने तो भगवंताची स्तुती करू लागला या ठिकाणी एकोणचाळीसावा अध्याय समाप्त झाला भगवान श्री कृष्णार्पण वस्तू